श्रीराम समर्थ पंचिका आठवी समास दुसरा निर्गुणोपासन प्रकार निर्गुण ब्रह्माची उपासना हेच मुमुक्षूला एकमेव साधन होय त्या योगे संसाररूप बंध तत्काळ नष्ट होतो संवादी भ्रमाप्रमाणे त्याने सत्यवस्तूचे ध्यान करावे त्याचा दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतर साधकाला मुक्ती दूर नाही संवादी भ्रमाचे स्वरूप पुढील वयांमध्ये स्पष्ट केले आहे एका मंदिराच्या दोन वेगवेगळ्या खिडक्यांमध्ये एक दिवा एक रत्नमणी असे वेगवेगळे ठेवले दोघांचाही प्रकाश अंगणात सारखाच पडला होता त्यावेळी कोणा दोन व्यक्तींनी दोन्हीचे प्रकाश पाहून हा रत्नमण्याचा प्रकाश आहे असे मानून दोघेही दोन दिशांनी त्या खिडक्यांकडे गेले तो मणी आहे असे मानून दिव्याच्या दिशेने जो धावला त्याच्या नशिबी फक्त श्रमच राहिले त्याच्या हातात मणी काही आला नाही त्याला विसंवादी भ्रम म्हणतात अपेक्षा धरली एक आणि प्रत्यक्षात अनुभव वेगळाच आला पण मण्याचा प्रकाश पाहून दुसऱ्याला तो मणी आहे असे वाटले त्या दिशेने तो धावला आणि त्याला रत्नमण्याचा लाभ झाला याला संवादी भ्रम म्हणतात त्याने जी अपेक्षा मनात धरली होती त्या अपेक्षेप्रमाणेच घडली त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माचे ध्यान करून साधक प्रत्यक्षात निर्गुण ब्रह्मरूपच प्राप्त करतो जसा अळीने भ्रमराचे स्मरण केल्याने ती अळीच स्वतः भ्रमर होते तसा हा प्रकार होय यावर श्रोता प्रश्न करतो की निर्गुणाचे ध्यान जाणीवपूर्वक करावे की जाणीव होण्यापूर्वीच करावे श्रुती सांगते की ब्रह्माचे ज्ञान होणे म्हणजेच त्याची प्राप्ती होणे होय तेव्हा असे श्रुतीसिद्ध ज्ञान झाल्यानंतर ध्यानाची गरज काय निर्गुणाचे ज्ञान न होताच त्याने त्याचे ध्यान कसे करता येईल अर्थात त्याचे ध्यान करता येणार नाही उभय पक्षी ही अडचण आहेच अशा प्रकारे दोन्ही पक्षांच्या दृष्टीने पाहिल्यावर असे ध्यानमार्गाने निर्गुण ब्रह्माची उपासनाच करता येणार नाही हे ऐकल्यानंतर वक्ता तिसरा पक्ष सांगतो ब्रह्म अगोदर परक परोक्षत्वाने जाणावे नंतर प्रत्यक्ष अनुभवाने त्याचे सच्चिदानंद स्वरूप ओळखावे ब्रह्माच्या अपरोक्ष ज्ञानासाठी साधकाला आपोआप ध्यान घडते गुरूंवर पराकाष्ठेचा विश्वास रात्रंदिवस श्रवण मनन हे असेल तर साधकाला तत्काळ परोक्ष ज्ञान प्राप्त होते त्यानंतर विचाराच्या सहाय्याने त्याला अपरोक्ष ज्ञान होते विचाराच्या बाबतीत त्याला काही अडचण असेल तर त्याने ध्यान करावे आता संवादी भ्रमाने ब्रह्म परोक्षत्वाने कळत असेल तर त्याला भ्रम म्हणण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केल्यास त्याचे उत्तर असे की तो या ज्ञानाने स्वतः ब्रह्म होत नाही म्हणून त्यास भ्रम म्हणतात ब्रह्म निर्विकार असून मन बुद्धी यांना न कळणारे आहे पण सद्गुरूंच्या सांगण्यावरून मनन यांच्या योगाने निर्धार केला तेव्हा सर्वत्र ब्रह्म कोंदाटले आहे असे असे अनुसंधान लागले म्हणजे सच्चिदानंद ब्रह्माचा परोक्ष अनुभव येतो शास्त्रात विष्णू शंकर इत्यादी देव सावयव म्हणजे साकार मूर्त आहेत असे सांगितले आहे ते ज्ञान झाल्यानंतर मानसपूजनाच्या वेळी ध्यानात तसेच स्मरण ठेवले अशा प्रकारे ती वासना दृढ होताच विष्णू शंकर खरोखर प्रकट होतात आणि ते कृपाळू देव भक्तांचे इच्छित पूर्ण करतात त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माचे ध्यान केले तर साधक वेगळा राहूच शकत नाही तो लगेच ब्रह्मरूप होऊन जातो हा मनाचा स्वभाव आहे जसा दृढभाव असेल त्याप्रमाणे तो साधक इतर दुसरे काही न बनता अगदी तसाच बनतो भूताचे ध्यान केले तर ती माणसे अक्षरशः भूत होतात व ध्यानामध्ये देवाचे जर स्मरण केले तर त्यांना देवाची प्राप्ती होते मनात जे जे धरावे तसेच जीवाला व्हावे लागते म्हणून निर्गुणाच्या उपासनेने निर्गुणच व्हावे यावर श्रोता विचारतो की जी मूर्ती आपण प्रत्यक्ष पाहतो ती सगुण मूर्तीच ध्यानात आणता येते पण जे ब्रह्म आरंभी आणि अंती निराकारच आहे त्याचे ध्यान कसे काय करता येईल वक्ता त्यावर उत्तर देतो की ध्यानाचे काय घेऊन बसलास ब्रह्माचे ज्ञान तरी कोणाला शक्य होणार आहे आणि ज्ञाना वाचून परपार म्हणजे भवसागराचा पलीकडचा तीर म्हणजे मोक्ष कसा गाठता येईल यावर श्रोता म्हणतो की ब्रह्म स्वप्रकाश आहे ते साधकास विचाराने कळते परंतु त्याच्या अंतःकरणात मात्र ब्रह्माच्या ध्यानाला कोठे जागा नाही यावर वक्ता विचारतो की कोणत्या ज्ञानाने साधक स्वयंप्रकाशी ब्रह्माला जाणू शकतो कारण इंद्रिये तर जड आहेत त्यांना हे ज्ञान होऊ शकणार नाही यावर श्रोता म्हणतो की कोणत्याही इंद्रियाला न कळू देता जेव्हा बुद्धी असा निश्चय करते की आपण तेच ब्रह्म आहोत त्याच वेळी असंगाचे म्हणजे ब्रह्माचे ज्ञान होऊ शकते यावर वक्ता म्हणतो की तू असंगाचे ज्ञान ज्याप्रमाणे प्राप्त केलेस आणि आपण असंग म्हणजे ब्रह्म आहोत असे तुला कळले त्याच प्रकारे निधिध्यासाच्या रूपात त्याचे ध्यान करावेस श्रोता यावर म्हणतो विचारतो की ज्ञान व ध्यान दोन्ही एकरूप असून सारखीच दिसतात यावर वक्ता म्हणतो की थांब दोहोमध्ये भेद आहे स्मरण आणि विस्मरण यांच्या पलीकडे असून स्वरूपत जे निश्चितपणे ब्रह्मच आहे ते वस्तुतंत्र व त्रिपुटी रहित आहे त्याला ज्ञान म्हणतात ध्यान ही कर्तुतंत्र उपासना आहे ती कर्त्याच्या तंत्राने चालते तिच्यात मी ब्रह्म आहे असे ध्यान केले जाते व द्वैतरूप असल्यामुळे तिच्यामध्ये त्रिपुटीचे भान होत असते जोपर्यंत हे ध्यान चालू असते तोपर्यंतच समाधान प्राप्त होते व ध्यान भंग पावले की मनात तळमळ होते त्यामुळे ध्यानामुळे जे प्राप्त केले होते ते ध्यान थांबवताच वाया जाते याचे कारण हे की वस्तूशी म्हणजे परब्रह्माशी आपण एकरूप झालो नाहीत वस्तुरूप होण्यासाठी ध्यानरूपी साधनाची खटपट करावी लागते त्या अभ्यासाचे बळ वाढताच ज्ञानसुद्धा प्राप्त होते म्हणून ध्यान केव्हाही सोडू नये ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या हाताशी दुसरे काय आहे याचा विचार करावा अर्थात ज्ञानासाठी ध्यान हेच एकमेव साधन आहे कर्म पूजा योगाभ्यास या साधनाने ज्ञानाची प्राप्ती होईल पण ती परंपरेने क्रमाक्रमाने होणारी प्राप्ती आहे पण निर्गुणोपासनेने ताबडतोब असंगत ज्ञान होते असंगत ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान यावर श्रोता म्हणतो की निर्गुणोपासना कोणीही करत नाही पण बहुतेक सर्व लोक कर्मयोग सगुण उपासना यांची साधना करतात निर्गुण ज्ञान श्रेष्ठ असले तरी तिकडे लोकांची प्रवृत्ती का होत नाही मग जिथे लोकांची प्रवृत्ती जास्त आहे तेच साधन श्रेष्ठ असे का मानू नये यावर वक्ता म्हणतो आता लक्ष देऊ नये का कृषी गोरक्षण इत्यादी व्यापारांकडे लोकांची जेवढी प्रवृत्ती असते तेवढी प्रवृत्ती कर्मयोगाच्या आचरणाकडे कोठे असते का शंभर माणसामध्ये एखाद्याला कर्मयोगाच्या आचरणाची प्रवृत्ती होते पण त्यामुळे कृषी इत्यादी व्यापारांपेक्षा कर्मयोग कमी महत्त्वाचा असे ठरत नाही हजार कर्मयोगी असतील तर त्यामध्ये एखादाच योग मार्गाकडे प्रवृत्त होतो त्यामुळे कर्मयोगापेक्षा योग मार्गाचे आचरण करणाराही योग्यता अधिक असते असे योगाभ्यासी एक लाख असतील तर त्यात एखाद्याला सगुण भक्ती करावीशी वाटते असे असले तरी भक्तिमार्गाची शक्ती योगमार्गापेक्षा अधिक आहे तू म्हणशील की समाजामध्ये सगुणाची भक्ती करणारे खूप लोक भेटतात पण ते सर्व कामनेच्या आहारी गेलेले असतात कामनेच्या अपायरूप खोड्यात ते गुंतून पडलेले असतात कामनारहित सगुण भक्ती करून परमेश्वर सर्व प्राणी प्राणीमात्रामध्ये आहे असा अनुभव घेणारे भक्त फार थोडे असतात पण त्यांचे श्रेष्ठत्व सकामपेक्षा हे केव्हा सकाम भक्तांपेक्षा केव्हाही जास्त आहे कामनारहित सगुण भक्ती करणारे एक कोटी लोक घेतले तर त्यामध्ये एखादाच निर्गुणाचा विचार करणारा असतो त्यामध्ये निर्गुण ध्यान निश्चितपणे श्रेष्ठच आहे यावर श्रोता विचारतो की निर्गुण ध्यानरूप संपत्ती श्रेष्ठ खरी पण ती फार कठीण आहे त्या मानाने इतर साधने सोपी वाटतात मग त्यांचा स्वीकार का करू नये वक्ता यावर म्हणतो वा वा छान हा बरा युक्तिवाद केला ब्राह्मणाचे आचारधर्म खूप कठीण आहेत त्या मानाने मुस्लिम यवन खूप मुक्त असतात एवढ्या एका कारणासाठी का कोणी ब्राह्मण स्नानसंध्या सोडून देऊन भ्रष्ट व्हायला तयार होईल का तुला देहबुद्धीला सोकलेल्या म्हणजे चटावलेल्या तुझ्या मनाने ओढले आहे भुरळ घातली आहे ते मार्ग सुलभ असले तरी शेवटी कठीण होतात यवनांचा धर्म सोपा वाटवून ज्याने आपले सर्व कर्म आचार सोडून दिले त्यांना युद्ध सुरू होईल तेव्हा खरे कळून येईल द्वैतामध्ये भय असते द्वितीयाद्वै भयम भवते असे श्रुतीचे चौघडे वाचतात द्वैतामध्ये राहून जे करावे लागते ते सर्व भयरूप असते जर देहबुद्धी मावळली तरच साधनांची सुखे त्याला जे म्हणजे साधकाला प्राप्त होतील त्यानंतर सूर्य त्याच्या जवळच प्रकट होतील सूर्याच्या अगोदर अरुणाचा उदय होतो व त्याचा प्रकाश अगोदर दिसतो त्याप्रमाणेच निर्गुण उपासनेचा अधिकार आहे यावर श्रोता म्हणतो हे बरे झाले तुम्ही माझ्या मनातील मोठा संशय दूर केलात तेव्हा साधकाने आता ध्यानाचाच अभ्यास केला पाहिजे हे पक्के झाले पण हे निर्गुण ध्यान करताना कोणते नियम पाळावे लागतात कारण जप सगुण मूर्तीचे ध्यान करत असताना खूप नियम पाळावे लागतात तेव्हा आपण मला हे नियम सांगावे या नियमांनी ध्यान करावे करावे काय मौन इत्यादी पथ्ये पाळावी लागतात किंवा काय यावर वक्ता म्हणतो नीट लक्ष देऊ ऐक या ध्यानासाठी कोणतेही निर्बंध किंवा नियम नाहीत फक्त ब्रह्मतत्वाचे अखंड स्मरण ठेवावे म्हणजे झाले एकांत आसनाची गरज नाही किंवा जप मौन इत्यादीचीही आवश्यकता नाही पण स्त्री तिचा प्रियकर हे जसे एकमेकांना विसरत नाहीत त्याप्रमाणे ब्रह्मतत्वाचे अखंड अनुसंधान राखावे भूक भागवण्यासाठी जसे भोजन करावे लागते तसे द्वैतबुद्धी नष्ट करण्यासाठी ध्यान करावे यावर श्रोता म्हणतो अहो भोजनासाठी सुद्धा काही नियम पाळायचे असतात की तेव्हा वक्ता म्हणतो भूक भागवण्यासाठी काही निर्बंध लागत नाही असो ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्य भावनेवर वृत्ती वळव जगत जीव इत्यादींकडे अगदी मिथ्यात्व बुद्धीने पहा ब्रह्म व आत्मा हेच तेवढे सत्य असून जग जीव इत्यादी अनित्य आहेत एवढेच एक स्मरण ठेवण्याचे काम ध्यानात ठेवायचे असते तू म्हणत असशील ध्यानात वाणीचे मौन पाळायला नको का तर त्याचीही गरज नाही नित्याच्या व्यवहारात ब्रह्मात्मैक्याचे स्मरण ठेवावे म्हणजे पुरे हेच वाणीचे चिंतन होय कोणी श्रोता भेटला तर त्याला हेच समजावून सांग कोणी वक्ता सांगत असताना एकचित्ताने श्रवण कर यालाच एकपरता म्हणतात त्याप्रमाणेच भोजन इत्यादी व्यवहार करत राहा आल्या प्रसंगात करावयाची कामे करत राहा परंतु मन मात्र नेहमी स्वरूपाकार करून स्वच्छंदाने राहा तू म्हणशील की भोजन करताना विसर पडला देहादी सत्य वाटले तर काय करावे तर विस्मरणाला एवढा वेळ देऊच नकोस लागलीच ब्रह्मात्मिक्याचे स्मरण कर एखादा क्षण विस्मरण झाल्याने काही व्रत मोडत नाही फक्त ब्रह्मबुद्धी कायम कर तेवढे झाले की इतर निर्बंधांची काय गरज आहे भोजन इत्यादी आवश्यक क्रिया जरूर कर पण काव्य तर्क इत्यादीचा मात्र त्याग कर ध्यानाला विघ्नकारक ठरतील अशी कृषी इत्यादी कर्मे टाळावीत काव्य तर्क इत्यादीच्या नागे नादी लागलास तर मुख्य तत्वाची उपेक्षा होईल म्हणून त्याचा त्याग मात्र अवश्य केला पाहिजे पण भोजन इत्यादीचा त्याग करता येणार नाही कारण तसे केल्याने शरीराचा त्याग घडेल तसे कर्म तर्क कृषी कर्म इत्यादीचे नाही त्यांचा त्याग केला तरी देहनिर्वाह चालू शकतो तू म्हणशील की जनकाने राज्य संपादन केले ते सांभाळले ते खरे पण त्याचे ब्रह्मात्मिकाचे ज्ञान पक्के होते आढळ होते तशी जर तुझी बुद्धी असेल तर तर्कशास्त्राचे अध्ययन कर किंवा कृष्यादी कर्मे कर त्यामुळे काही फरक पडणार नाही अशा प्रकारची ही निर्गुणोपासना आहे अनेक लोक हिच्या साधनाने मुक्त झालेले आहेत आता यापुढे अभ्यासाचे लक्षण सांगितले आहे इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे निर्गुणोपासन प्रकारे द्वितीय समासहा श्रीराम समर्थ